ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओबीबद्ध केलेल्या मुद्गल पुराणातील तिसावा अध्याय आपण वाचणार आहोत या अध्यायाचे नाव आहे शिवादी पराजयो नाम ओम श्री गणेशाय नमहा गणपिशाच्यांचे दारुण वचन शिव स्वयं जाती ते ऐकून युद्ध करण्यास सज्ज होऊन मत्सरासुरा जिंकावया ब्रह्मा विष्णू कामधनद वसु चंद्र सूर्य समीर शक्तिद वन्नी कालाग्नी रुद्र जलद भैरव भूत नायक युद्धोचित वेश करुनी सारे ठाकले शिवसन्निधानी अष्टभैरव वीरभद्न वीरभद्र येऊनी नंदी भृंगी पुष्पदंत महाकाल महाकाल सहित महाकाली प्रमुखतेत येत कार्तिकेयादींनी युत शंभू महेश्वरस सैन्य बैसोनिया वृषभावरी युद्ध युद्धलालसेने मदनारी महातेजतो तो गेला सत्वरी जेथे दैत्य उभे होते नाना युद्ध विशारदा शंकरासी सैन्यास युद्धासी पाहून नाना शस्त्रधरांसी बाण सोडती दैत्य सारे तेव्हा देव क्रुद्ध झाले शस्त्रादी शस्त्रास्त्रांनी लढू लागले परी दारुण ओढवले देवासुरांचे युद्ध तई शस्त्रास्त्रे उभय फेकती तैसेची बाण तीक्ष्ण अति तेने अंधकार सुभोवती सर्वत्र तीथ पसरला सैन्याच्या संचलनात धूळ उसळे आकाशात आपुला कोण शत्रू कोण हे न कळत भय पक्षात त्या समयी घंटांचा शंख नगाऱ्यांचा कोलाहल माजला आरोळ्यांचा घोड्यांच्या किंकाळण्याचा आवाज बदर करी सर्वा देव दैत्यांसी मारिती दैत्य देवांसी संहारिती सुरदानव युद्ध करती बहुप्रकारे त्वेषाने शस्त्रांसी शस्त्रे विडती अस्त्रांश्री अस्त्रे तोडती मल्लयुद्धही कोणी करीती मदान्वित उभयवीर त्या घोर संग्रामात कोणी धारा तीर्थी पडतो कोणी छिन्न भिन्न दुखित वेदना असह्य भोगिती मृतांच्या अंगातून वाहतो त्या रक्ताची नदी होत मांस कर्दमाने युक्त लाल रंग त्या नदीचा अस्थिरूप बलाका त्यात केसांचे शेवाळ शोभत धनुष्य सपास सापासम वाटत शिरे दिसती कमले जणू शिरविहीन कंब कंबंद शिरविहीन कंबन द्रुम महाघोर रक्तनदित अनुपम काष्ठे शिल्लक रूपासम चामरे तृणरूपात शस्त्रांखाली दुर्गम सैर शस्त्रांखाली दुर्गम स्वैर चर्म चर्मपट्टीश होते दुर्धर वीरांसी अत्यंत आल्हाद कर भयदा रक्त नदी ऐसी ती शोणित सरिता दैत्यराजांना दिसता अंगी क्रोधोत्साह भरता देवांचे सैन्य मारिती ते बाणांची जाळी होत सर्व दिशा त्यांनी व्याप्त पुढे जाण्यास मार्ग नसत देवा माघार तै दश दिशात देव पळती ती पाहून त्यांची स्थिती देवराज त्यांची थांबविती नंतर रंगली द्वंद्व युद्धे नमुची कामदेवांची लढती नमु नमुची कामदेवांची लढत शंभर वायुदेवा ललकारित महाबल शुंभ द्वंद्व खेळत देवीसह त्यावेळी निशुंभ चंद्रासह लढत विशो विरोचन सहित कालभैरव दाल कालभैरव दानव मल्लयुद्ध करीत कालभैरव देवांची महिषासुर आव्हान देत कालाग्नी रुद्राप्रत प्रल्हाद विष्णूसह लढत विप्रचिती सूर्यासह अंधक वीरभद्रा ललकारिती दुर्बुद्धी असुर अग्निसह लढत विषयप्रिय दानव ब्रह्मासहित सुंदरप्रिय शंभूसह मत्सरासुर दैत्येश उपस्थित ती द्वंद्व युद्धे पाहत शेकडो हजारो जी चालत चालत देव दैत्य सैन्यात त्या द्वंद्वाची गणना असंभव कित्येकांचे गेले जीव अग्निवायू अस्त्राधिक अभिनव फेकती ते परस्परां por y para त्या दारुण युद्धात त्रिभुवन होई कंपित रक्ताच्या महानद्या वाहत सात दिवस अहोरात्र परिदेव अथवा असुर कोणी न घेती हार शंकरादी कुपित फार होती मनी गण होती होती मनी देवगण करीती हल्ला बलयुक्त मूर्छित दैन असंख्यात कोणी पळती दशती शांत दैत्य व्याकुळ दैत्य व्याकुळ झाले जाहले सगळे सुंदर प्रिय पडला स्वतः मूर्छित मृतप्राय कृतिक होत विष्णू आदी देव सोडित महाअस्त्रे असुरांवरी ऐसी विकल स्थिती पाहत तेव्हा मत्सर स्वतः येत महाघोर नाद करीत ब्रह्मांड कापले त्या नावे त्या नादे धनुष्याचा टंकार करीत तेने सुर झाले भयभीत शैत्रु सैन्यावरी वर्षित ओघ सदार ओघ सुदारुण बाणांचा त्याच्या बाणे बलवत्तर मर मर्दीत झाले सुरवर काही मेले काही फार विद्व घायाळ झाले काही पडले मूर्छित पंचबाणानी छातीवर प्रहत सेनानी कार्तिकेय तेव्हा पडत धरा पृष्ठी बेसावध अग्नीस सात बाणानी नंदीस दहा शरानी दैत्येंद्रे ताडिता झणी पडले ते रणभूमीवरी दहा बाणानी वीरभद्रास नंतर आठानी सवित्यास सात शरे चंद्रास अनिलासी नऊ बाणानी कालाग्नी रुद्रास आठ बाणांनी महाकाळीस दहा नारा नाराचांनी गणपा भृंगी मुख्यास पाच पाच शरांनी कुबेरासी दहा शरे ब्रह्मास शंभर बाणांनी प्रलयाग्नी तेजस्वी प्रहारानी सर्वांशी दारुण शरानी विद्ध केले विद्ध केले मत्सरासुरे साऱ्यांसी भुवरी पाडविले ऐसे अद्भुत कर्म केले ते पाहून पुढे सरसावले विष्णू तेव्हा युद्धात सहस्त्र बाणांची वृष्टी करीती तेने असुर कष्टी तेव्हा तो असुर क्रोध दृष्टी सोडिती सोडी शंभर बाण सत्वर त्या बाणाने विष्णू रणी पडला ते पाहून शंकर ते पाहून शंकर उठला त्रिशूळाने दैत्यांची शंकर उठला त्रिशूळाने दैत्यांची हानिता झाला परी त्रिशूळ त्याचा निष्फळतही शंकरही भूमीवर पडतो तेव्हा पाश टाकी मत्सर त्वरित सम ओढून नेत ओढून घेत आपुल्या सन्निध तयासी शंभूस पकडूनी म्हणत महाबाहू तो मदोन्मत अतुल बळ कोणते मजप्रत दिधले सदा शिवा सांगावे तू कर्मबळे सम समर्थ अससी कर्मप्रभावा कर्मप्रभावे समजसी जगदीश्वरता मिळाली ऐसी अभिमान तुझा वृथा असे क्रमाक्रमाने पकडिले मत्सरे विष्णू मुख्य देव थोरले, कैलास शिखरावरी रमले सारे दैत्य तदनंतर सर्व पूज्यतम होऊन मत्सर चित्ती प्रसन्न नाना युक्त भोग भोगून मदोन्मत्त आनंदला ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्री श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखण्डे वक्रतुण्डचरिते पराजयो नाम त्रिशो त्रिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय वा सम्पूर्ण